ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय दहावा प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुर दहनाची कथा नारद म्हणाला वायाने लहान असून सुद्धा प्रल्हादाने जाणले की सर्व वर हे भक्तीमध्ये विघ्न आणणारे आहेत म्हणून स्मित करीत तो भगवंतांना म्हणाला प्रल्हाद म्हणाला प्रभो मी जन्मतःच भोगामध्ये आसक्त झालेलो आहे आता पुन्हा मला या वरांच्या लोभात पाडू नका त्या भोगांच्या संघाला घेऊन व त्यांचा वीट येऊन मुक्तीच्या अभिलाषीनेच मी आपल्याला शरण आलो आहे भगवन माझ्यामध्ये भक्ताची लक्षणे आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठीच आपण आपल्या भक्ताला वरदान मागण्याची प्रेरणा दिली आहे हे विषयभोग हृदयाची अज्ञानाची गाठ अधिकच मजबूत करणारे आणि जन्मवृत्तीचे कारण आहेत हे जगद्गुरू या बाबतीमध्ये परीक्षा पाहण्याशिवाय दुसरे काही कारण दिसत नाही कारण आपण दयाळ आहात जो सेवक आपल्याकडून वर इच्छितो तो सेवक नसून व्यापारी होय जो स्वामीकडून आपल्या कामनांची पूर्तता करून घेऊ इच्छितो तो सेवक नव्हे आणि जो त्याच्यावर सत्ता गाजवण्यासाठी त्याच्या कामना पूर्ण करतो तो स्वामीही नव्हे मी आपला निष्काम सेवक आहे आणि आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात राजा आणि सेवक यांचा कारण परत्वे जसा स्वामी सेवक असा संबंध असतो तसा तर तुमचा व माझा संबंध नाही हे वर देणाऱ्यांचे शिरोमणी स्वामी मी मागेन तो वर आपण मला देऊ इच्छित असाल तर माझ्या हृदयात कधीही कोणत्याही कामनेचे बीज अंकुरितच होऊ नये हा वर द्या हृदयामध्ये कोणत्याही कामनेचा उदय होताच इंद्रिय मन प्राण देह धर्म धैर्य बुद्धी लज्जा लक्ष्मी तेज स्मृती आणि सत्य ही सर्व नष्ट होतात हे कमलनयना ज्यावेळी मनुष्य आपल्या मनात घर करून राहिलेल्या कामनांचा त्याग करतो त्याचवेळी तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो भगवान आपल्याला नमस्कार असो आपण सर्वांच्या हृदयात विराजमान असलेले उदार व स्वतः परब्रह्म परमात्मा आहात अद्भुत नरसिंह रूपधारी श्रीहरींच्या चरणांना मी नमस्कार करतो नरसिंह म्हणाली तुझ्यासारखे माझे अनन्य भक्त या किंवा परलोकातील कोणत्याही वस्तूची कधीही इच्छा करीत नाहीत तरीसुद्धा एक मनवंतरापर्यंत तू दैत्याधिपतींचे सर्व विषय भोग सर्व प्राण्याच्या हृदयामध्ये यज्ञ भक्ता ईश्वर एकटा मीच आहे त्या माझी तू आपल्या हृदयात स्थापना कर आणि तुला प्रिय असणाऱ्या माझ्या कथा ऐकत माझीच आराधना कर आणि अशा प्रकारे आपल्या प्रारब्ध कर्मांचा क्षय कर भोगांच्याद्वारे पुण्यकर्माचे फळ आणि निष्काम पुण्यकर्मांनी पापाचा नाश करून देव लोकांनी सुद्धा गावी अशी पवित्र कीर्ती जगात पसरवून योग्य वेळी शरीराचा त्याग करून बंधनातून मुक्त होऊन तू माझ्याकडे येशील तू केलेल्या माझ्या या स्तुतीचे जो मनुष्य संकीर्तन करील आणि त्याचवेळी माझे आणि तुझे स्मरणसुद्धा करील तो कर्मबंधनातून मुक्त होईल प्रल्हाद म्हणाला महेश्वरा आपण वर देणाऱ्यांचे स्वामी आहात आपल्याकडे मी आणखी एक वर मागतो आपले ईश्वरी तेज आणि शक्तिमान चराचर गुरु असलेले आपणास माझ्या पित्याने जाणून न घेता आपली निंदा केली या विष्णूंनी आपल्या भावाला मारले अशा खोट्या कल्पनेने माझे वडील क्रोधावेग आवरू शकले नाहीत म्हणूनच त्यांनी आपला भक्त असल्या कारणाने माझ्याशीही द्रोह केला हे दिनबंधू आपली दृष्टी पडताच जरी ते पवित्र झाले असले तरीसुद्धा मी आपणास प्रार्थना करतो की सहज नाश न पावणाऱ्या दुस्तर दोषापासून माझे वडील शुद्ध व्हावेत भगवान म्हणाले हे निष्पाप प्रल्हादा तुझे वडील त्यांच्या एकवीस पिढ्यातील पितरांसह पवित्र झाले कारण कुळाला पवित्र करणारा तुझ्यासारखा पुत्र त्यांना झाला माझे शांत समदर्शी आणि सदाचारी भक्त जिथे जिथे निवास करतात ते देश पापांची खान असली तरी पवित्र होऊन जातात दैत्यराज माझ्या भक्तिभावामुळे ज्यांच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत ते लहान मोठ्या कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास देत नाहीत कारण त्यांचा सर्वांच्या बद्दल आत्मभाव निर्माण झालेला असतो जगामध्ये जे लोक तुझ्यावर प्रेम करतील ते सुद्धा माझे भक्त होतील माझ्या सर्व भक्तांचा तू आदर्श आहेस माझ्या शरीराचा स्पर्श झाल्याने तुझे वडील पूर्णपणे पवित्र झाले असले तरी तू त्यांची अंत्येष्टी कर तुझ्यासारख्या मुलामुळेच त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होईल वत्सा तू आपल्या पित्याच्या गादीवर बस आणि मुनींच्या आज्ञेनुसार माझे ठिकाणी मन ठेवून आणि मला शरण येऊन माझ्या सेवेसाठीच आपली सर्व कर्मे कर नारद म्हणाला युधिष्ठिरा भगवंताच्या आज्ञेनुसार प्रल्हादाने आपल्या पित्याची क्रियाकर्म केली त्यानंतर श्रेष्ठ द्विजानी त्याला राज्याभिषेक केला याचवेळी देव ऋषी इत्यादींसह ब्रह्मदेवानी भगवान नृसिंह प्रसन्नवदन आहेत असे पाहून पवित्र वचनाने त्यांची स्तुती करून त्यांना म्हटले ब्रह्मदेव म्हणाला हे देवांच्या आराध्य देवा आपण सर्वांतर आम्ही जीवांचे पालन करते आणि सर्वांचे पूर्वज आहात हा पापी दैत्य लोकांना फार त्रास देत असे आपण याला मारलेत ही फार चांगली गोष्ट झाली मी याला वर दिला होता की माझ्या सृष्टीतील कोणताच प्राणी तुझा वध करू शकणार नाही त्यामुळे तू मस्तवाल झाला होता तपश्चर्या योग आणि बळ यांच्या योगी उश्रंखल होऊन याने सर्व विधींचा उच्छेद करून टाकला होता याचा पुत्र परमभागवत शुद्ध हृदय बाळ प्रल्हाद याला आपण मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले हे याचे सौभाग्य आहे तो आता आपल्याला शरण आला आहे ही सुद्धा मोठी आनंदाची गोष्ट आहे हे भगवन जो कोणी एकाग्र मनाने आपले या नृसिंह ध्यान करेल त्याला हे रूप सर्व प्रकारच्या भयापासून वाचवे एवढेच काय मारण्याच्या इच्छेने आलेल्या मृत्यूपासून सुद्धा वाचवेल श्री नृसिंह म्हणाले ब्रह्मदेवा आपण दैत्यांना असा वर देऊ नका जे स्वभावाने क्रूर आहेत त्यांना असा वर देणे म्हणजे सापाला अमृत पाजल्यासारखे आहे नारद म्हणाला युधिष्ठिरा असे म्हणून भगवान ब्रह्मदेवाने केलेल्या पूजेचा स्वीकार करून समस्त प्राण्यांच्या दृष्टीने तिथेच अंतर्धान पावली यानंतर प्रल्हादाने भगवत स्वरूप ब्रह्मदेव शंकर प्रजापती आणि देवांची पूजा करून त्यांना शिरसाष्टांग प्रणाम केला तेव्हा ब्रह्मदेवानी शुक्राचार्य इत्यादी मुनीसह प्रल्हादाला सर्व दानवाने दैत्यांचा अधिपती म्हणून नेमले यानंतर ब्रह्मदेव इत्यादी देवानी प्रल्हादाचे अभिनंदन करून त्याला शुभाशीर्वाद दिले प्रल्हादाने सुद्धा सर्वांचा यथायोग्य सत्कार केला नंतर ब्रह्मादिक देव आपापल्या लोकी निघून गेले भगवंताचे ते दोन्ही पार्षद जय आणि विजय अशा प्रकारे भीतीचे पुत्र झाले होते वैरभावाने त्यांच्या हृदयामध्ये राहणाऱ्या भगवंतांनी त्यांना मारले ऋषीने दिलेल्या शापामुळे ते पुन्हा कुंभकर्ण आणि रावणाच्या रूपाने राक्षस झाले भगवान श्रीरामांच्या पराक्रमामुळे त्यावेळी त्यांचा अंत झाला युद्धामध्ये भगवान रामाच्या बाणाने त्यांचे हृदय विदीर्ण झाले तिथेही पडल्या पडल्या पूर्वजन्मीप्रमाणे भगवंताचे स्मरण करीत करीत त्यांनी आपले शरीर सोडले तेच आता या युगामध्ये शिशुपालानी दंतवक्त्राच्या रूपाने जन्माला आले होते भगवंताशी वैरभाव ठेवल्यामुळे तुझ्या समोरच ते त्यांच्यामध्ये सामावून गेले ज्याप्रमाणे गांधील माशीने पकडलेली अळी भीतीमुळे तिच्यासारखीच होती त्याप्रमाणे श्रीकृष्णाशी शत्रुत्व करणारे सर्व राजे अंतसमयी त्यांचे स्मरण केल्यामुळे पूर्वी केलेल्या पापापासून मुक्त होऊन तद्रूप झाले ज्या प्रकारे भगवंताचे प्रिय भक्त आपल्या भेदभाव विरहित अनन्य भक्तीने भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेतात त्याचप्रमाणे शिशुपाल इत्यादी राजेसुद्धा भगवंताच्या वैरभावयुक्त अनन्य चिंतनाने भगवंताच्या सारुप्याला प्राप्त झाली भगवंताचा द्वेष करणाऱ्या शिशुपाल इत्यादींना त्यांच्या सारुप्याची प्राप्ती कशी झाली हे तुम्हाला विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले दोन्ही आधी दैत्यांच्या वधाचे यामध्ये वर्णन आहे या प्रसंगामध्ये भगवंताचा परमभक्त प्रल्हाद याचे चरित्र भक्ती ज्ञान वैराग्य तसेच विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे स्वामी असलेल्या श्रीहरींची यथार्थ स्वरूप तसेच त्यांचे दिव्य गुण व लिलांचे वर्णन आहे देव आणि दैत्य यांच्या उच्च नीच पदामध्ये कालक्रमानुसार जे महान परिवर्तन होते त्याचेही निरूपण या आख्यानामध्ये केले गेले आहे ज्याच्याद्वारे भगवंताची प्राप्ती होते त्या भागवत धर्माचे सुद्धा वर्णन या आख्यानात आहे अध्यात्मासंबंधी ही सर्व वर्णन यात आहे भगवंताच्या पराक्रमाने परिपूर्ण अशा या पवित्र आख्यानाची जो कोणी श्रद्धेने कीर्तन आणि श्रवण करतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो जो मनुष्य परमपुरुष परमात्म्याची ही लीला सेनापतींच्या सह हिरण्यकशिपूचा वध आणि संत शिरोमणी प्रल्हादाचा पवित्र प्रभाव एकाग्र मनाने वाचतो किंवा ऐकतो त्याला भगवंताचे अभयपद जे वैकुंठ त्याची प्राप्ती होते या मनुष्य लोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे कारण तुमच्या घरी साक्षात परब्रह्म मनुष्य रूपात गुप्त रूपाने निवास करते म्हणूनच साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात जे माया लेशविरहित परमशांत परमानंदानुभव स्वरूप परब्रह्म आहेत तेच श्रीकृष्ण तुमचे प्रिय हितैषी भाऊ पूज्य आज्ञाधारक गुरु आणि स्वतः आत्मा आहेत शंकर ब्रह्मदेव इत्यादी सुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत त्यांची आम्ही मौन भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होत युधिष्ठिरा पूर्वी एकदा मोठ्या मायावी मयासुराने रुद्रदेवांच्या कीर्तीला कलंक लावला तेव्हा याच भगवान श्रीकृष्णाने पुन्हा त्यांच्या यशाचे रक्षण आणि विस्तार केला होता राजाने विचारले नारद मुनी मयदानवाने कोणत्या कार्यामध्ये जगदीश्वर रुद्रदेवाचे यश नष्ट केले होते आणि भगवान श्रीकृष्णाने कोणत्या प्रकारे त्यांच्या यशाचे रक्षण केले तेव्हा नारद म्हणाला याच भगवान श्रीकृष्णाकडून शक्ती प्राप्त करून घेऊन एकदा देवानी युद्धामध्ये असुरांना जिंकले होते त्यावेळी असुर मायावी असुरांचे परमगुरु मय दानवाला शरण गेले शक्तिशाली मयासुराने सोने चांदी आणि लोखंड यांची तीन नगरे निर्माण केली ती इतकी विलक्षण होती की त्यांचे येणे जाणे समजून येत नसे त्यात अपरिमित युद्धसामग्री भरलेली होती युधिष्ठिरा दैत्यसेनापतींच्या मनात तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपती यांच्याविषयी पूर्वीच वैरभाव होता आता त्याची आठवण होऊन त्या तीन विमानांच्या द्वारा त्यात लपून बसून ते सर्वांचा नाश करू लागले तेव्हा लोकपालांसह सर्व प्रजा भगवान शंकरांना शरण गेली आणि त्यांना प्रार्थना केली की प्रभो त्रिपुरामध्ये राहणाऱ्या आसुरांनी आमचा नाश करण्याचे ठरवले आहे आम्ही आपले आहोत म्हणून देवाधिदेवा आमचे रक्षण करा त्यांची प्रार्थना ऐकून भगवान शंकर करुणेने देवांना म्हणाले घेऊ नका नंतर त्यांनी धनुष्याला बाण लावून तिन्ही नगरावर सोडला त्यांच्या त्या बाणापासून सूर्यमंडलातून निघणाऱ्या किरणांप्रमाणे इतर अनेक बाण बाहेर पडले त्यातून आगीचे जणू काही लोळ येत होते त्यामुळे ती नगरे दिसेनाशी झाली त्या बाणांच्या केवळ स्पर्शाने नगरातील सर्वजण निष्प्राण होऊन पडले महायोगी मयाने दैत्यांना उचलून आणले आणि अमृताच्या विहिरीत टाकले त्या सिद्ध अमृत रसाचा स्पर्श होताच असुरांचे शरीर अत्यंत तेजस्वी आणि वज्राप्रमाणे सुदृढ झाले ढगांना इतस्तथा करणाऱ्या विजेच्या लोळाप्रमाणे ते उठून उभे राहिले श्री विष्णूंनी जेव्हा पाहिले की आपला संकल्प सिद्धीस न गेल्यामुळे महादेव विषन्न झाले आहेत तेव्हा त्या असुरावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली हेच भगवान विष्णू त्यावेळी गाय झाले आणि ब्रह्मदेव वासरू झाले समयी दोघेही त्या तिन्ही नगरात गेले आणि त्या सिद्ध रसाच्या विहिरीतील सर्व अमृत त्यांनी पिऊन टाकले त्या विहिरीचे रक्षक जरी या दोघांना पाहत होते तरी भगवंताच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांना ते रोखू शकले नाहीत महामायावी मयासुराला ही गोष्ट समजली तेव्हा ती दैवगती आहे याचे स्मरण होऊन त्याला कोणत्याही प्रकारचा शोक झाला नाही शोक करणाऱ्या अमृतरक्षकांना तो म्हणाला देव असुर मनुष्य किंवा कोणताही प्राणी स्वतःसाठी दुसऱ्यासाठी किंवा दोघांसाठीही जे प्रारब्धाचे विधान असेल ते बदलू शकत नाही यानंतर भगवान श्री विष्णूंनी आपल्या शक्तीच्या द्वारा भगवान शंकराच्या युद्धाची सामग्री तयार केली त्यांनी धर्मापासून रथ ज्ञानापासून सारथी वैराग्यापासून ध्वज ऐश्वर्यापासून घोडे तपश्चरीपासून धनुष्य विद्येपासून कवच क्रियेपासून बाण आणि आपल्या इतर अनेक शक्तींपासून पुष्कळ अन्य वस्तू निर्माण केल्या या सामग्रीने सज्ज होऊन भगवान शंकर रथावर आरूढ झाले आणि त्यांनी धनुष्य बाण धारण केले अभिजित मुहूर्तावर भगवान शंकराने धनुष्यावर बाण चढवला आणि हे तिन्ही दुर्भेदपुरे भस्मसात करून टाकले युधिष्ठिरा त्याचवेळी स्वर्गात दुदुंबी वाचू लागल्या शेकडो विमानांची गर्दी झाली देव ऋषी पितर आणि सिद्धेश्वर आनंदाने जय जयकार करीत पुष्पवर्षाव करू लागली अप्सरा नाचवानी गाऊ लागल्या युधिष्ठिरा अशा प्रकारे त्या तिन्ही पुराणा जाळून भगवान शंकर त्रिपुरारी झाली आणि ब्रह्मादिकानी केलेली स्तुती ऐकत आपल्या धामाकडे निघून गेली आत्मस्वरूप जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने अशा प्रकारे ज्या मनुष्यासारख्या लीला करतात त्याच अनेक लोकपावन लीलांचे ऋषी गायन करतात आता मी तुला आणखी काय सांगू ते सांग या ठिकाणी दहावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू